कळमपूरकर यांचं संगीत लाभलेलं हे भक्तिगीत एका सिनेमासाठी पण वापरलं गेलं शब्द तेच पण चाल वेगळी कुठलंही गाणं सिनेमासाठी वापरलं की ते अधिक लोकप्रिय होत असा नेहमी अनुभव येतो पण या गीताची सोळंकुरकरांची चाल इतकी सुंदर होती की माझी रेकॉर्ड अधिक लोकप्रिय झाली Why can't गरा मंदिर